जय जय रघुवीर समर्थ श्रीराम दशक पहिला समाज दुसरा गणेशस्तवन दासबोधातील पहिला दशक हा स्तवनाच आहे पहिल्या समासात ग्रंथाची प्रस्तावना लिहून झाल्यावर श्री समर्थ पुढील स्तवनामध्ये स्तवन म्हणजे केवळ स्तुती नव्हे स्तवनाच्या पाठीमागे हा कृतज्ञेचा भाव आहे माणूस स्वतःच्या किंवा एकट्याच्या कर्तृत्वावर कोणतेही सत्कर्म करू शकत नाही श्री दासबोध या ग्रंथाचे लेखन ज्यांच्या कृपेमुळे शक्य झाले त्या सगळ्यांबद्दलची कृतज्ञता या तीन समासात श्री समर्थांनी व्यक्त केली स्तवनाचा दशक म्हणजे एक प्रकारचे आभार प्रदर्शने जर नरदेह मिळाला नसता तर दासबोध लिहिता किंवा ऐकता आला नसता म्हणून श्रोत्यांचे स्तवन ते स्तवन म्हणजे केवळ स्तुती करून कोणाला प्रसन्न करून घेणे नव्हे तर स्तवन म्हणजे कृपा केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे होय स्तवन करताना गणेश शारदा आणि सद्गुरू हे त्रिकूट ठरलेले असते त्यांचा हा क्रमही ठरलेला असतो या संबंध विश्वामध्ये एक शुद्ध जाणीव व्यापून राहिली आहे तिला गणेश असे म्हणतात या संबंध विश्वामध्ये प्रत्यक्ष सूक्ष्म अशी शक्ती देखील व्यापून आहे तिला शारदा असे म्हणतात ज्यांच्या कृपेने ही शक्ती जागृत होऊन शुद्ध जाणीवेचे ज्ञान होते त्यांना सद्गुरू असे म्हणतात परमार्थशास्त्राची सुरुवात मध्यंतर आणि शेवट या तिन्ही गोष्टी गणेश शारदा आणि सद्गुरू यांच्या निर्भर असल्यामुळे प्रारंभी या तिघांचे स्तवन होते त्यातील गणेश आणि शारदा ही जोडी जास्त प्रसिद्ध आहे एक सुभाषितकार म्हणतात कृते जनार्दनो देवो त्रेतायम रघुनंदना द्वापारे रामकृष्ण उच्च कलौ चंडिका विनायको गणपती ही बुद्धीची देवता आहे तर शारदा शारदा ही शक्तीची देवता आहे कलियुगात बुद्धी आणि शक्ती या दोन्हींची नित्यंत गरज आहे गणेश ही आध्यात्मिक देवता आहे तिच्या उपस उपासनेने माणसाला स्थूल आणि सूक्ष्म जगताचे ज्ञान होईल शारदा ही देवता आहे तिच्या उपासनेने हे ज्ञान अभिव्यक्त होईल आणि कलियुगात ज्ञानही हवे आणि ज्ञानाची अभिव्यक्ती पण पण हवी गणेश म्हणजे ईश्वर तर शारदा म्हणजे माया गणेश पुरुष आहे तर शारदा शक्तिरूपिणी आहे गणेश शुद्ध सत्वगुणी आहे तर शारदा त्रिगुणात्मक आहे गणेश स्वाधीन आहे तर शारदा पुरुषाधीन आहे ध्वनीधरीचा शोध हे गणेशाचे स्वरूप आहे तर तत्संबंधी उपकरणे ही सर्व शारदेचे रूप आहेत वैज्ञानिकांनी लावलेले शोध हे जणू गणेशाचे स्वरूप आहे तर त्या शोधांद्वारे व्यावहारिक उपयोगासाठी निर्माण झालेली उपकरणे हे शारदेचे स्वरूप आहे साधकांच्या जीवनात शारदेचे स्थान असाधारण आहे कारण शारदा हे चत्वार वाणी स्वरूपीने आहे मानवी जीवनाचे सारे व्यवहार शब्द ध्वनी नाद आणि स्फुरण यांनी भरलेले आहे हेच शारदा होय शारदेचे दोन परस्पर विरोधी रूप आहेत एक विद्या आणि दुसरी अविद्या मनाच्या श्लोकातही श्री समर्थ म्हणतात स्फुरेविषयी कल्पना ती विद्या विद्या स्फुरे ब्रह्म रे जान माया सुविद्या याप्रमाणे आपण गणेशवन या समासाचा आपण पाहणार आहोत श्रीराम श्रीराम ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका रूपा श्रीराम माझे अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वक्षुन्यास वदवावे कृपा कटाक्षे करोनी श्रीराम तुझे कृपेचे निबळे वितुळती भ्रांतीची पडळे आणि विश्वभक्षके काळे दास्यत्व की जय श्रीराम एता कृपेची निजवडी विघ्ने कापती बापुडी होऊन जाती देशधडी नाम मात्रे श्रीराम म्हणून नामे विघ्नहर आम्हा अनाथांचे माहेर आदी करुणी हरिहर अमरवंदिती श्रीराम वंदुनिया निधी कार्यकर्ता सर्वसिद्धी आघात अडथाळे उपाधी बांधू सगेना श्रीराम जयाचे आठविता ध्यान वाटे परम समाधान, नेत्रे निघो नियामन पांगुळे सर्वांगी श्रीराम रूपाची ठेव महालावण्य लाघव नृत्य करिता सकळदेव तटस्थ होती श्रीराम सर्व काळ मदोन्मत सदा आनंदे डुल्लत हरुषे निर्भर मुदित सुप्रसन्न वदनु श्रीराम भव्य रूप वितंड भीममूर्ती महाप्रचंड विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंदूर चर्चिला श्रीराम नाना सुगंध परिमळे तपतपा गळती गंडस्थळे तेथे आली षटपदकुळे जुंगार शब्दे श्रीराम मुर्दे शुडादंड सरळे शोभे अभिनव आवाळे लंबित अदर तिश क्षणाक्षणा क्षणाक्षणा सत्वी श्रीराम चौदा विद्यांचा गोसावी हरस्व लोचन ते हिलावी लवलवीत फडकावी फडे फडे कर्णथापा श्रीराम रत्न खचित मुगुटी जळाळ नाना सुरंग फाकती किळ कुंडले तळपती निळ वरी जडले चमकती श्रीराम दंत शुभ्र सुद्रट रत्नखचित हेमकट्ट तया तळवटी पत्रे नीट तळपती लघु लघु श्रीराम लवथवीत मलपे दोंद वेष्टीत कट्ट नागबंद घंटिका मंद मंद वाजते जनतकारे श्रीराम चतुर्भुज लंबोदर कासे कासिला पितांबर फडके दोंदीचा फणीवर दुदुकार टाकी श्रीराम डोलवी मस्तक जिवाळी लाळी घालून बैसला वेंटाळी उभारोनी नाभी कमळी टकमका पाहे श्रीराम नाना याती व्याळ पर्यंत रुळती गळा रत्नजळी तरोदय कमळा वरी पदक शोभे श्रीराम शोभे फरश आणि कमळ अंकुश तीक्षण तेजाळ एके करी मोदक गोळ तयावरी अति प्रीती श्रीराम नट नाट्य कळा कुंसरी नाना छंदी नृत्य करी टाळ मृदुंग बरोवरी उपांग हुंकारे श्रीराम स्थिरता नाही एक क्षण चपळ विषयी अग्रगण साजरी मूर्ती सुलक्षण लावण्य खानी श्रीराम ऋणजुना वाजती नेपुरे वाकी बोभाटती गजरे घागरिया सहित मनोहरे पाऊले दोनी श्रीराम ईश्वर सवेस आली शोभा दिव्यंबराची फाकली प्रभा साहित्यविषयी सुलभा अष्टनायिका होती श्रीराम ऐसा सर्वांगे सुंदरू सकळ विद्यांचा आगरू त्यासी माझा नमस्कारू साष्टांग भावे श्रीराम ध्यान गणेशाचे वर्णिता मती प्रकाश होय भ्राता गुणानुवाद श्रवण करिता ओळे सरस्वती श्रीराम जयासी ब्रह्मादिक वंदिती ते मानव बापुडे किती आसो प्राणी मंदमती तेही चिंता वा श्रीराम जे मूर्ख अवलक्षण जे का हिना हिन तेची होती दक्ष प्रवीण सर्व विषयी श्रीराम ऐसा जो परम समर्थ पूर्ण करी मनोरथ सप्रचित भजन स्वार्थ कलौ चंडी विनायकौ ऐसा गणेश मंगळमूर्ती तो यथामती वाञ्छा करून चिट्टी परमार्थाची श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे समास समासद्वितीय श्रीराम